ओम श्री गोपालकृष्णाय महा अध्याय सोळावा परीक्षिताचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद सुत म्हणाले शौनका पांडवांच्या महाप्रयाणानंतर भगवंताचा परमभक्त राजा परीक्षित श्रेष्ठ विद्वानांच्या उपदेशानुसार पृथ्वीचे पालन करू लागला त्याच्या जन्माच्या वेळी ज्योतिषाने त्याच्याविषयी जे काही सांगितले होते ते सर्व श्रेष्ठ गुण त्याच्यामध्ये होते त्याने उत्तराची कन्या इरावतीशी विवाह केला तिच्यापासून त्याला जनमेजे आधी चार पुत्र झाले त्यांनी कृपाचार्यांना आचार्य नेमून गंगा तटाकी तीन अश्वमेध यज्ञ केली त्यावेळी ब्राह्मणांना पुष्कळ दक्षिणा दिली त्या यज्ञात देवतांनी प्रत्यक्ष प्रकट होऊन आपापला भाग ग्रहण केला एकदा दिग्विजय करीत असताना त्याने शूद्र असून कली राजाचा वेश घेऊन गाय आणि बैल यांना लाथांनी मारित आहे असे पाहिले तेव्हा राजाने मोठ्या शौर्याने त्या कलियुगाला पकडून शासन केले शौनकाने विचारले सुत महोदय दिग्विजयाच्या वेळी परीक्षिताने कलियुगाला केवळ शासन करूनच का सोडले कारण राजाचा वेश धारण केला होता व तो गायीला मारत होता भगवान श्रीकृष्ण अथवा त्यांच्या कमलाच्या मधुरसाचे पान करणाऱ्या भक्तांशी या घटनेचा संबंध असेल तर सांगा ज्यात आयुष्य फुकट जाते अशा व्यर्थ गोष्टी बोलून काय फायदा सुत महोदय जे मोक्षाची इच्छा करतात परंतु अल्पायुष्य असल्यामुळे मृत्यूचा घास होतात अशांच्या कल्याणासाठी भगवान यमाना आवाहन करून त्यांना तिथे शामित्र कर्मासाठी नियुक्त केले आहे जोपर्यंत येथे यमराजा आहे तोपर्यंत कोणाला मृत्यू येणार नाही मनुष्य लोकातील मृत्यूने ग्रासलेले लोक देखील भगवंताच्या अमृततुल्य लीला कथांचे पान करू शकतील यासाठीच महर्षींनी भगवान यमाना तिथे बोलावली एकतर कमी आयुष्य आणि अल्प समजूत अशा अवस्थेत संसारातील आभागी माणसांचे आयुष्य व्यर्थ जात आहे रात्र निद्रेमध्ये आणि दिवस व्यर्थ कामे करण्यात सुत म्हणाली राजा परीक्षित जेव्हा कुरु जांगल देशात राहत होता त्यावेळी त्याने ऐकले की सैन्याने सुरक्षित अशा माझ्या राज्यात कलियुगाचा प्रवेश झाला आहे ही अप्रिय वार्ता ऐकून युद्धवीर परीक्षिताने धनुष्य हातात घेतली श्यामवर्णाचे घोडे जुंपलेल्या सिंहध्वज असलेल्या सुसज्जित अशा रथावर आरूढ होऊन दिग्विजयासाठी परीक्षित नगराबाहेर पडला त्यावेळी रथ हत्ती घोडे आणि पायदळ अशी चतुरंग त्याच्याबरोबर होती त्याने भद्राक्ष केतुमाल भारत उत्तर कुरु किंग पुरुष इत्यादी सर्व देश जिंकून तेथील राजाकडून भेटी स्वीकारल्या सर्व देशांमध्ये त्याला आपल्या पूर्वज महात्म्यांची यशोगाथा ऐकायला मिळाली त्या यशोगानातून पदोपदी भगवान श्रीकृष्णांचा महिमा प्रकट होत होता श्रीकृष्णाने थांब्याच्या ब्रह्मास्त्राच्या ज्वालांपासून कोणत्या प्रकारे त्याचे रक्षण केले यादव आणि पांडव यांचे एकमेकावर किती प्रेम होते तसेच पांडवांची श्रीकृष्णावर किती भक्ती होती हे सर्व त्याला ऐकायला मिळाले जे लोक त्याला हे चरित्र ऐकवित होते त्यांच्यावर महात्मा राजा परीक्षित अत्यंत प्रसन्न होईल त्याचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून येत मोठ्या अवदार अंतकरणाने तो त्यांना बहुमल वस्त्रे आणि मोत्यांचे हार भेट म्हणून देत असे त्याला अशाही ऐकावयास मिळत होते की अत्यंत प्रेमामुळे भगवान श्रीकृष्णाने पांडवांचे सारथ्य केले ते त्यांचे सभासद झाले त्यांनी त्यांची सेवाही केली मित्र होतेच ते त्यांचे दूतही झाले रात्री शस्त्र हातात घेऊन विरासन घालून ते बसत व शिबिरावर पहारा देत त्यांच्या मागे मागे जात त्यांची स्तुती व त्यांना प्रणाम करीत इतकेच काय आपल्या प्रेमपात्र पांडवांच्या शरणावर सर्व जग त्यांनी झुकवले हे ऐकून भगवान श्रीकृष्णांच्या शरणकमलावर परीक्षिताची भक्ती अधिकच दृढ होईल अशा प्रकारे दिवसेंदिवस परीक्षित पांडवांच्या आचरणाचे अनुकरण करीत दिग्विजय करीत होता त्याच दिवसात त्याच्या शिबिरातून थोड्याच अंतरावर एक आश्चर्यकारक घटना घडली ती आपल्याला ऐकवतो बैलाचे रूप धारण करून धर्म एका पायावर चालत होता एके ठिकाणी त्याला गायीच्या रूपात पृथ्वी भेटली पुत्राच्या मृत्यूच्या दुःखाने माता जशी दुःखी होते त्याप्रमाणे गायीच्या नेत्रातून अश्रू वाहत होते तिचे शरीर निस्तेज दिसत होते धर्माने पृथ्वीस विचारली हे कल्याणी तू सुखरूप आहेस ना तुझे मुख मलान झाले आहे तू निस्तेज झाली आहेस तुझ्या मनात काहीतरी सलत आहे असे वाटते आई तुझे कोणी स्नेही दूरदेशी गेले आहेत आणि त्यांची तू चिंता करीत आहेस का माझे तीन पाय तुटले आणि एकच राहिला म्हणून तू माझीच चिंता करीत नाहीस ना ज्यांना आता यज्ञामध्ये आहुती दिली जात नाही त्या देवतांसाठी तुला खेद होत आहे का किंवा पाऊस न पडल्यामुळे त्रस्त झालेल्या प्रजेसाठी तू तर खेद करीत नाहीस ना हे पृथ्वी राक्षसासारखे वर्तन असणाऱ्या माणसाकडून अरक्षित स्त्रिया आणि पीडित बालके यांच्यासाठी तू शोक करीत नाहीस काय निषिद्ध कर्म करणाऱ्या ब्राह्मणांच्या हाती विद्या पडली आहे आणि ब्राह्मणद्रोही राजांची सेवा करण्यात ब्राह्मण गुंतले आहेत याचे तुला दुःख होत आहे काय आजकालचे नाममात्र राजे संपूर्णपणे कलियुगी प्रवृत्तीचे झाले आहेत त्यांनी मोठमोठे देश उजाड केले आहेत आजकालचे लोक तर खाणेपिणे स्नान आणि स्त्री सहवास इत्यादीमध्ये शास्त्रीय नियमांचे पालन न करता स्वैराचारी झाले आहेत त्यांच्यासाठी तरी तू दुःखी आहेस का हे माते पृथ्वी भगवान श्रीकृष्णांनी तुझा भार नाहीसा करण्यासाठी अवतार घेऊन मोक्षाला कारणीभूत लीला केल्या आणि अंतर्धान पाहून तुझा त्याग केला त्यांची तुला आठवण येते का हे वसुंधरी तू ज्यामुळे इतकी दुर्बल झाली आहेस त्या तुझ्या दुःखाचे कारण मला सांग असे वाटते की बलवानांनाही नेस्त नाबूद करणाऱ्या या काळाने देवतांनाही वंदनीय असे तुझे सौभाग्य हिरावून घेतले काय पृथ्वी म्हणाली हे धर्मा तू आता मला जे काही विचारित आहेस ते सर्व तुला माहीत आहे सत्य पवित्रता दया क्षमा त्याग संतोष सरलता शम दम तप समता तितिक्षा उपरती शास्त्र विचार ज्ञान वैराग्य ऐश्वर वीरता तेज बल स्मृती स्वतंत्रता कौशल्य कांती धैर्य कोमलता निर्भीकता विनय शील साहस उत्साह बल सौभाग्य गंभीरता स्थिरता आस्तिकता कीर्ती गौरव आणि निरहंकारिता या एकोणचाळीस सहज गुणाने युक्त अशा चारी चरणांद्वारा तू संसाराला सुखी करीत होतास वरील गुणाशिवाय महत्वाकांक्षी पुरुष ज्यांची इच्छा करतात असे अन्य पुष्कळ गुण भगवंताची सेवा करण्यासाठी त्यांच्या ठाई नित्य वास करतात त्या सर्व गुणांचे आश्रयस्थान असलेली सौंदर्य धाम असे भगवान श्रीकृष्ण यांनी यावेळी ही सृष्टी रहित झाली असून पापमय कलियुगाच्या वाईट नजरेची शिखार बनली आहे हे पाहून मला फार दुःख होत आहे स्वतःसाठी सर्व देवतात श्रेष्ठ असणाऱ्या तुझ्यासाठी तसेच देवता पितर ऋषी साधू आणि सर्व वर्णाश्रमांच्या मनुष्यासाठी मला दुःख होत आहे लक्ष्मीचा कृपा कटाक्ष प्राप्त करण्यासाठी ब्रह्मा आदी देवता भगवंताला शरण जाऊन पुष्कळ दिवसपर्यंत तपश्चर्या करीत परंतु तीच लक्ष्मी आपले निवासस्थान असलेल्या कमलवनाचा त्याग करून मोठ्या प्रेमाने भगवंताच्या चरणकमलांच्या सौभाग्ययुक्त छत्रछायेचा आश्रय घेते त्याच भगवंताच्या कमल वज्र अंकुश ध्वज आदी चिन्हाने युक्त असलेल्या श्रीचरणाने मी विभूषित झालेले असल्याने मला मोठेच वैभव प्राप्त झाले होते आणि तिन्ही लोकांहून माझे महत्व अधिक होते परंतु माझ्या त्या भाग्याचा आता शेवट आला आहे अभागिनी असलेल्या मला भगवंतांनी सोडून दिले मला असे वाटते की माझ्या सौभाग्याला माझा गर्व झाला होता म्हणून त्यांनी मला हा दंड केला आहे आपले तीन पाय नष्ट झाल्याने तू मनातून पुढत होतास म्हणून आपल्या पुरुषार्थाने तुला आपल्यामध्येच परिपूर्णाने स्वस्थ करण्यासाठी ते अत्यंत रमणीय असे श्यामसुंदराचे रूप घेऊन यदुवंशात प्रकट झाले आणि असुरवंशी राजांच्या शेकडो अक्षहिनी सैन्याच्या रूपाने माझ्यावर असणारा भार त्यांनी नष्ट केला कारण ते स्वतः अगदी स्वतंत्र होते ज्यांनी आपल्या स्नेहार्थ दृष्टीने मधुर हास्याने आणि गोड शब्दांनी सत्यभामा इत्यादी मधुर मधुर मानिनींच्या मानाबरोबर त्यांचे धैर्यही नाहीसे केले होते आणि ज्यांच्या चरणकमलाच्या स्पर्शाने मी सदैव रोमांचित होत असे त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा विरह कुणाला सहन होईल का धर्म आणि पृथ्वी यांचा अशा प्रकारे आपापसात संवाद चालू असतानाच राजर्षी परीक्षित पूर्ववाहिनी सरस्वती नदीच्या तटावर येऊन पोहोचले या ठिकाणी सोळावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू